सद्विचारांचा प्रसार करण्यास हातभार लावा ईश्वर सर्वांचे कल्याण करू सर्वांचे मंगल होऊ आपला अविनीत डॉक्टर अधिक देशमुख धन्यवाद कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे व्रजप्रिय कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे प्रथासुतं श्रीमद भागवत महापुराण अध्याय पहिला देवर्षी नारदांची भक्तीशी भेट जगाची उत्पत्ती स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो तसेच आध्यात्मिक आधीदैविक आणि आधीभौतिक असे तीनही ताप जे नाहीसे करतात त्या सचितानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो मौजी बंदर होण्यापूर्वीच लौकिक कर्मे सोडून श्री शुकदेव संन्यास घेण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचे वडील व्यास विरह दुःखाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हका मारू लागले त्यावेळी शुकदेवांच्या वृक्षांशी तन्मयतेमुळे वृक्षांनीच त्यांच्या वतीने ओ दिली अशा सर्वभूत हृदयस्वरूप श्री शुकमुनींना मी प्रणाम करतो भगवत कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनीवर शौनकानी नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुताना नमस्कार करून म्हटले शौनक म्हणाले सुत महोदय अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यवधी सूर्यांच्या तेजाच्या बरोबरीच आहे कानाला अमृतासमान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा भक्ती ज्ञान आणि वैराग्यद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो तसेच वैष्णव मायामोहापासून कसे मुक्त होतात या घोर अशा कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा असुरी स्वभावाचे आहेत विविध तापाने पोळलेल्या या जीवांना शुद्ध होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता आपण आम्हाला आता असे शाश्वत साधन सांगा की ज्यामुळे अधिक कल्याण होईल जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून देईल चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो कल्पवृक्ष स्वर्गप्राप्ती करून देऊ शकेल परंतु सद्गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यांनाही दुर्लभ असे वैकुंठधाम प्राप्त करून देतात सुत म्हणाले हे शौनका तुमच्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्म मृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांतांचा निष्कर्ष सांगतो ज्यामुळे भक्ती प्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते ते साधन मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाचे भक्ष झालेले आहेत या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवानी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे मनशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही मनुष्याच्या अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होतो त्याच वेळी त्यास शास्त्र ऐकायला मिळते परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री शुकदेव सभेमध्ये आले तेव्हा देव अमृत कलेश घेऊनच या ठिकाणी आले आपले काम साधून घेण्यात चतुर असणाऱ्या देवाने शुकमुनींना प्रणाम केला आणि म्हणाले की हे अमृत घेऊन त्याच्या मोबदल्यात आपण आम्हाला भागवत कथामृताचे दान द्यावे अशी देवाणघेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करील त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत रूप अमृत प्राशन करू या अशा संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही त्याप्रमाणे कुठे अमृत व कुठे भागवत कथा असा श्री शुकानी विचार करून देवांचा उपहास केला देवांना अभक्त समजून शुकानी कथामृताचे दान त्यांना केले नाही अशी ही श्रीमद भागवत कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला हे पाहून ब्रह्मदेवालाही आश्चर्य वाटले त्यांनी सत्य लोकात अन्य सर्व साधने तराजू तोलून पाहिली भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वजनाची भरली आणि भागवताचे पारडे जड झाले हे पाहून सर्व ऋषी सुद्धा अतिशय आश्चर्यचकित झाले त्यांनी निर्णय केला की कलियुगामध्ये भगवत रूप असे भागवत शास्त्रच पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देते सप्ताह विधीचे श्रवण केल्यानंतर भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते हे शास्त्र पूर्वी दयार्द्र अंतकरणाच्या संकाधिकांनी देवर्षी नारदांना कथन केले होते जरी हे शास्त्र देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवांकडून श्रवण केले होते तरी त्याचा सप्ताह श्रवण विधी मात्र त्यांना संकाधिकांनीच सांगितला शौनकांनी विचारले संसार पाशातून मुक्त तसेच नित्य संचार करणाऱ्या नारदांची सनकाधिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान ऐकण्याची गोडी त्यांना कशी काय लागली तेव्हा सूत म्हणाले श्री शुकदेवानी मला त्यांचा एकनिष्ठ शिष्य समजून जे भक्तीपूर्वक कथानक एकांतात सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो एकदा बद्रीनारायण क्षेत्रामध्ये ते चारही अंतकरणाचे सनकाधिक ऋषी सत्संगासाठी आले असताना नारदांना त्यांनी पाहिले सनकाधिकांनी विचारले हे भ्रमण आपण उदास आणि चिंताक्रांत का दिसता इतक्या घाईने आपण कुठे निघाला आहात आपण कुठून आलात एखाद्याचे धन चोरीला गेल्यानंतर तो जसा व्याकुळ होतो तसे आपण दिसत आहात याचे कारण तरी काय आपल्यासारख्या रहित पुरुषाला हे असले शोभून दिसत नाही तरी त्याचे आम्हाला कारण सांगावे तेव्हा नारद म्हणाले ही पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी या ठिकाणी आलो पृथ्वीवरील पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिद्वार कुरुक्षेत्र श्रीरंगम रामेश्वर शतबंधन इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला परंतु मला कुठेही मनशांती मिळाली नाही सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखीत झाली आहे या ठिकाणी आता सत्य तप पावित्र्य दया दान राहिलेले नाही मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र झालेत ते असत्य भाषण करणारे आळशी मंदबुद्धी भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत संत म्हणवणारे दांभिक आहेत वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत घराघरात स्त्रियांची सत्ता चालते पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आहेत आणि नवरा बायकोमध्ये कलह होत आहेत महात्मा पुरुषांचे आश्रम तीर्थक्षेत्रे नद्या इत्यादींवर परधर्मियांचा अधिकार आहे या ठिकाणी दुष्टांनी अनेक देवालये नष्ट केली आहेत यावेळी इथे कुणी योगी नाही सिद्ध पुरुष नाही ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वनव्याने भस्मसात करून टाकले आहेत या कलियुगामध्ये बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवित आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत पाहत पृथ्वीवर संचार करीत असताना मी जिथे भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला संपन्न झाल्या त्या यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो मुनीवर ऐका त्या ठिकाणी मी एक मोठी आश्चर्य पाहिले एक तरुण स्त्री त्या ठिकाणी खिन्न मनाने बसली होती त्या स्त्रीजवळ दोन वृद्ध पुरुष निश्चितपणे पडले होते आणि ते जोरात सुस्कारी टाकीत होते ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जगविण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यांच्यापुढे रडत होती आपल्या रक्षणकर्त्याला ती दस दिशांना शोधत होती तिच्या चारी बाजूना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या व तिचे सांत्वन करीत होत्या हे दृश्य मी दुरूनच पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो मला पाहून ती तरुणी उभी राहिली आणि व्याकुळतेने म्हणाली हे साधू पुरुषा कृपा करून क्षणभर थांबा आणि माझी चिंता निवारण करा आपल्या केवळ दर्शनाने सुद्धा या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात आपल्या वाणीने बहुतेक माझे दुःख दूर होऊ शकेल मनुष्याचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते त्याचवेळी आपले दर्शन घडते तेव्हा नारद म्हणाले हे देवी तू आहेस तरी कोण हे दोन पुरुष कोण आहेत तुझ्या भोवतालच्या या कमलनयना स्त्रिया कोण आहेत तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग युवती म्हणाली माझे नाव भक्ती ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे दोन पुत्र आहेत कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत या सर्व माझी सेवा करण्यासाठी आल्या आहेत अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारा माझी सेवा होत असून सुद्धा माझ्या मनाला समाधान नाही हे तपस्वी आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका खरे तर माझी कथा सर्वश्रुत आहे तरी पण मी ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला कर्नाटकामध्ये मी वाढले महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला परंतु गुजरातमध्ये मला काळाने घेरले तेथे घोर अशा कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनाने मला छिन्न विच्छिन्न केले दीर्घ कालपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रासह अशी दुर्बल आणि निस्तेज झाली परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले व नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुण झाले परंतु हे झोपलेले दोघे पुत्र थकले भागलेले आहेत हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी झाले आहे मी तर तरुण पण माझे हे दोन पुत्र मात्र वृद्ध कसे आम्ही तिघेजण एकत्र राहणारे आहोत तरी असे विपरीत का वास्तविक आई वृद्ध व पुत्र तरुण असे असायला पाहिजे होते या स्थितीचे मला आश्चर्य वाटत असल्यामुळे मी शोकग्रस्त आहे आपण बुद्धिमान आणि योगी आहात म्हणून हे असे का याचे मला कारण सांगावे नारद म्हणाले साध्वी मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करतो तुला दुःख करण्याचे कारण नाही श्रीहरी तुझे कल्याण करेल सुत म्हणाले मुनिवर नारदाने एका क्षणात कारण जाणले व ते म्हणाले नारद म्हणाले हे देवी तू लक्षपूर्वक ऐक हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार योग साधन व तप ही सर्व लुप्त झाली आहेत लोक लुटारू व्रती आणि दुष्कर्मे यात प्रवृत्त होऊन राक्षसी व्रतीचे बनले आहेत या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत तर दुष्ट सुखी आहेत या स्थितीत ज्या बुद्धिमान पुरुषाचे धैर्य टिकून राहील तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषला भाररूप होऊ लागली आहे तिला स्पर्श करणे राहोच ती दृष्टी टाकण्यासारखी सुद्धा राहिली नाही आणि या ठिकाणी काही कल्याणकारक असे दिसत नाही आता तुझ्या पुत्रांसह तुझे दर्शन सुद्धा कुणाला होत नाही विषयांत झालेल्या जीवांच्याकडून उपेक्षित झाल्या कारणाने तू अशी जर्जर झाली आहेस वृंदावनातील वास्तव्यामुळे तू पुन्हा नवतरुण झाली इथे भक्ती आनंदाने सर्वत्र नृत्य करीत आहे म्हणूनच वृंदावन धाम धन्य होय परंतु तुझ्या या दोन पुत्रांचे या ठिकाणी कोणीही चाहते नाहीत म्हणून यांचे वृद्धत्व नाहीसे होत नाही इथे यांना किंचित सुद्धा आत्मसुख प्राप्त झाल्या कारणाने ते निद्रिस्त झाल्यासारखे वाटतात भक्ती म्हणाली राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला इथे आश्रय का दिला याच्या आगमनानेच सर्व वस्तूतील मोठे सारच कुठे नाहीशे झाले करुणामयी श्रीहरीनं हा अधर्म कसा पाहतो मुनिवर माझ्या या संशयाचे निराकरण करा आपल्या वचनाने मला खूपच शांती प्राप्त झाली आहे नारद म्हणाले हे बालिके तू विचारलेस आहेस तर मी तुला सांगतो तू प्रेमाने ऐक जेणेकरून हे कल्याणी तुझे दुःख नाहीशी होईल ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वीलोक सोडून आपल्या परमधामाला गेले त्या दिवसापासून सर्व साधनांमध्ये विघ्न आणणाऱ्या कलियुगाची सुरुवात झाली दिग्विजयाच्या वेळी अत्यंत दीन व शरण आलेल्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी गेली तेव्हा भ्रमरासारख्या सारग्राही बुद्धीच्या राजाने असा निश्चय केला की मी आता वध करता कामा नये कारण जे फळ तपस्या योग साधना आणि समाधीपासून सुद्धा मिळत नाही तेच फळ या कलियुगामध्ये श्री हरिकीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते अशा प्रकारे सार रहित असून सुद्धा एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेणाऱ्या मनुष्यमात्रांच्या सुखासाठी त्याला राहू दिले यावेळी लोक निंद्यकर्मात प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूमधील रस नाहीसा झाला असून सर्व पदार्थ बीन असलेल्या भुशासारखे झाले आहेत ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी प्रत्येकाकडे जाऊन भागवत कथा कथन करू लागले आहेत त्यामुळे कथेचे सारच निघून गेले तीर्थक्षेत्रातही अनेक प्रकारची घोर कर्मे करणारी नास्तिक तसेच नरकात जाण्याजोगे पुरुष राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्रांचाही प्रभाव नाहीसा झाला ज्यांचे चित्त नेहमी काम क्रोध अतिलोभ आणि अभिलाषा यासाठी व्याकुळ आहे ते सुद्धा तप करू लागल्यामुळे तपाचेही सार नाहीशी झाली मनावर नियंत्रण न राहिल्यामुळे तसेच लोभ दंभ आणि नास्तिकतेचा आश्रय घेतल्याने शास्त्राभ्यास न करण्याने ध्यानयोगाचे फलही नाहीशी झाले विद्वानांची अशी स्थिती आहे की ते पशूंप्रमाणे स्वस्त्रीशी संतती निर्मितीच्या हेतूने रममान होतात आणि मुक्ती मिळवण्याच्या साधनाकडे दुर्लक्ष करतात संप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णुभक्ती कुठे दिसत नाही अशा प्रकारे सगळीकडे सर्व वस्तूंचे सार सर्वस्वच नाहीसे झाले हा तर या कलियुगाचा स्वभाव आहे तेव्हा याचा दोष अन्य कुणाला देणार याच कारणाने पुंडरिकाक्ष भगवान अगदी जवळ असूनही सर्व सहन करीत आहेत सूत म्हणाली हे शौनका देवर्षी नारदांचे असे वचन ऐकून भक्तीला मोठे आश्चर्य वाटले त्यावरती पुन्हा काय म्हणाली ती ऐका भक्ती म्हणाली देवर्षी आपण धन्य आहात माझ्या भाग्यानेच माझी आपल्याशी भेट झाली या संसारामध्ये साधूंच्या दर्शनानेच सर्व सिद्धी प्राप्त होतात आपण केवळ एक वेळ उपदेश केल्यामुळे कयाधूचा पुत्र प्रल्हाद याने मायेवर विजय मिळवला होता आपल्या कृपेनेच ध्रुवाने ध्रुवपदही प्राप्त केले होते आपण सर्व मंगलांचे मंगल तसेच साक्षात ब्रह्मदेवांचे पुत्र आहात मी आपणाला नमस्कार करते या ठिकाणी श्री पद्मपुराणे उत्तराखंडी श्रीमद भागवत महात्मे भक्तिनारद समागमी या ठिकाणी भागवत महात्म्य नावाचा पहिला अध्यायी समाप्त झाला